บุ๊กทูเก้าสิบสี่จาวรันนงจาวรันนงคำสันธานหนึ่ง อุพยานวัยอวยยอุพยานวัยอวยยรอจนฝนหยุดก่อน पाऊस थांबेपर्यंत थांबा พาวส์ทัมเบปริยันต์ทัมบารอจนดิฉันเสร็จก่อน มาเธอสัมเปปริยันต์ทัมบามาเธอสัมเปปริยันต์ทัมบารอจนกว่าเขาจะกลับมาโตปรัตเยียปริยันต์ทัมบาโตปรัตเยียปริยันต์ทัมบาดิฉันรอจนกว่าผมจะแห้ง มาจเคสा झ เกे स स ुัेต์มีธ त मी थांबेन म เคสสุ स स ु क ेย र ् य ं त मी थ ाมเบนดิฉันรอจนกว่าหนังจะจบจิตรปัตสัมเปปริยันต์มีทามเบนจิตรปัตสัมเปปริยันต์มีทามเบนดิฉันรอจนกว่าสัญญาณไฟจะเปลี่ยนเป็นสีเขียววาหตุกบัตตี हिरवी होईपर्यंत मी थांबेन वाहतूक बत्ती हिरवी होईपर्यंत मी थांबेन คุณจะไปพักร้อนเมื่อไหร่ तू सुट्टीवर कधी जाणार तू सुट्टीवर कधी जाणार कॉन वन रॉन ก่อนวันหยุดฤดูร้อนอีกหรือ उन्हाळ्याच्या सुट्टीपूर्वी उन्हाळ्याच्या सुट्टीपूर्वी ใช่ ก่อนวันหยุดฤดูร้อนจะเริ่ม हो उन्हाळ्याची सुट्टी सुरू होण्यापूर्वी हो उन्हाळ्याची सुट्टी सुरू होण्यापूर्वी ซ่อมหลังคาก่อนที่ฤดูหนาวจะเริ่ม हिवाळा सुरू होण्यापूर्वी छप्पर दुरुस्त कर हिवाळा सुरू होण्यापूर्वी छप्पर दुरुस्त कर ล้างมือของคุณก่อนที่คุณจะนั่งที่โต๊ะเมซาวร์บัสนีาปูรวีอัปเลหัดดูนเกียเมซาวร์บัสนีาปูรวีอัปเลหัดดูนเกียปิดหน้าต่างก่อนที่คุณจะออกไปข้างนอกตูบ้าเฮร์จานาปูรวีขิดกีบันดกร์ตูบ้าเฮร์จานาปูรวีขิดกีบันดกร์ क्लब คุณจะกลับบ้านเมื่อไหร่ तू घरी परत कधी येणार तू घरी परत कधी येणार หลังเลิกเรียนหรือ वर्गानंतर वर्गानंतर ค่ะหลังเลิกเรียน हो वर्ग संपल्यानंतर हो वर्ग संपल्यानंतर लागचा खाव प्रसोप उभारती खावठा झाल्यानंतर अपघात झाल्यानंतर तो पुढे नोकरी करू शकला नाही लागचा खावपाय प्रथेत अमेरिका त्याची नोकरी सुटल्यानंतर तो अमेरिकेत गेला त्याची नोकरी सुटल्यानंतर तो अमेरिकेला गेला पाय หลังจากที่เขาได้ไปประเทศอเมริกาเขาก็ร่ำรวย अमेरिकेला गेल्यानंतर तो श्रीमंत बनला अमेरिकेला गेल्यानंतर तो श्रीमंत बनला